पाळणा जननिया बाळकारी घातले पाळणा पंचतत्वी जडियेल्या वारतीयाच हुकोना अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा वैखरी धरुणी हाती भाऊ दावी खेळणा निजी रे निजी आता म्हणून परी दे माता खेळता कष्टलाशी बाळा तू रे नेनता निजी निजी आता खेळता बाहेरी रे मुला लोकांच्या सवे बागुल काळ तोंडा नाही नेतो ते ठावी खेळता दुश्चितारे देखून ते न्यावे म्हणून सांगे तुझ शीघ्र वचन पाळावे संचित मागे तुझ शुद्ध होते सांगाती तेने तुझ वाचविले वीरझारिया हाती आणिक नेली मागे काय जाणवते किती आलाशी येथवरी थोर पुण्ये बहुते खेळता देवा तोरी लागला पाठी लपाला वरुषे बाराती मातेचे पोटी हरिगता बाहेर रे पळे घेऊन कासोटी तेची परी झाली स्वामी भेनेर घे कपाटी खेळता चक्रवर्ती जनका लागला धातू पडी लागणी माझी पाव जळतो एकू भरलाशी कापंगी सुख नाठवे दुःख आप परतेही नाही देह भाव सकळिको शिभ्रिया चक्रवर्ती कव पडली अवचिती धीट तो न या मास कापिले हाती टाकिली तयावरी खुनी गोविला अंती पावला माय बाप हिरून घेतला हाती बांधली अजामिळा वेशागनी का कैसी मारेली हाक धाके कळली माय बापाशी घातली धावनी टी वेगी पावला त्याशी हिरोनी नेली दोघे आपण या तिपाशी पाशी या टुरी बाळा राहे निशोळू खेळता दुष्टारे नको जाऊ बरळू टोकताही तुझ लागी दिवस लेखोनी काळू मग नेदी आठवुरी नेत्री घाली पडळू ती कृपावंते बाळा मोहिले चित्तो सुस्वरे कंठ गाय मधुराणी संगीत ते चित्त होऊन या निवांतो पावती तुका म्हणे नाही विश्वास ते घातो आईने आपल्या लाडक्या बाळाला पाळण्यामध्ये घातले आहे आणि या पंच तत्वाच्या पाळण्यात चारी बाजूनी चार कोणानी चार दोऱ्या बांधल्या आहेत आणि अखंडपणे जडून राहिलेल्या चार वाणी रूप म्हणजे परा पशंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणीरूप अंगणाने त्याला झोका द्यायला सुरुवात केली आहे वाणीने त्या बाळाला मोठ्या प्रेमाने खेळणे दाखवलं आहे बाळा तू आता स्वस्तपणे झोप घे असे म्हणून त्याची आई त्याला झोके देते आहे बाळा नाना प्रकारचे खेळ खेळून तू आता खूप दमला आहेस तुला अजूनही काही समजत नाही तू आता स्वस्त चित्ताने झोप मला बाहेरच्या मुलांबरोबर खेळत असताना तो काळतोंडा बागुलबुवा मुलांना घेऊन जातो हे तुला माहीत नाही खेळ खेळत असताना कुणाला दुःखी कष्टी पाहून तो घेऊन जातो म्हणून मी तुला जे सांगते ते वचन नीट ऐकून वाघ तुझ्याबरोबर मागील संचित कर्म शुद्ध स्वरूपामध्ये पुष्कळ साठलेले होते त्यामुळे अनेक जन्मांच्या फेऱ्यातून तू आजपर्यंत वाचलास पण इतरांना या संसारामध्ये किती जणांना गटांगड्या खाव्या लागल्या आहेत पण तुझे पुण्य फार थोर आहे म्हणून तू येथेपर्यंत येऊन ठेपला आहेस शुकदेव खेळत असताना तो बागुलबुवा त्याच्या पाठीमागे लागला त्याच्या भयाने तो आपल्या आईच्या पोटातच बारा वर्षे लपून राहिला आणि आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर तो पळून गेला अप्सरांच्या मोहामधून निसटण्यासाठी तो लंगोटी लावून पळाला तोच प्रकार कार्तिक स्वामीचाही होऊन गेला तोही भिवून गिरिग्रहामध्ये जाऊन लपला चक्रवर्ती राजा जनक क्रीडा करीत असताना त्याला सुद्धा काळाचा याच बागुलबुवाचा धाक निर्माण झाला आणि त्याचा एक पाय अग्नीमध्ये पडून जळत राहिला तरी या बागुलबुवाच्या भयाने त्याला सुखदुःखाची आठवण सुद्धा होईन अशी झाली त्याचा सर्व आपपर भाव नाहीसा होऊन गेला होता आणि देहभाव गळून गेला होता पृथ्वीवर नावलौकिक असलेला जो शिबिराजा याच्यावर अचानकपणे या बागुलबुवाची मिठी पडली पण तो इतका धीट होता की त्याने न भिता आपल्या हाताने भगवंतास मांस कापून दिले आणि उरलेले जे दुसरे अंग ते सार्थकी लागलेले नाही म्हणून ते रडते आहे असे सांगून त्याने श्रीहरीलाच कुंठित केले नंतर तो माय बाप देव त्याला प्रसन्न झाला त्याला त्याने काळाच्या हातून सोडवले आणि आपल्या हाताशी धरले आजा मेळाला सुद्धा याच बागोलबुवाने असेच बांधले होते पिंगला नावाच्या एका वेशेलाही त्याने अशाच प्रकारे धरले त्यावेळी त्यांनी भयभीत होऊन मायबाप देवाला हाक मारली ती त्यांना समजलीही आणि त्याने नेताने धाव घेऊन त्यांना त्या काळाच्या हातून मुक्त केले देवाने त्या दोघांना सुद्धा आपल्या पाशीच नेले अरे बाळा अशा प्रकारे त्या श्रीहरीची आठवण करून तू सुद्धा निश्चल म्हणजे स्थिर हो खेळ खेळताना दुर्दैवाने वाटेल त्या प्रकारे बरत जाऊ नकोस काळ तुझी एकसारखी वाट पाहत आहे तो तुझ्या आयुष्याचे एक एक दिवस मोजीत बसलेला आहे मग तो तुला त्या तुझ्या श्रीहरीची आठवण सुद्धा करू देणार नाही तुझ्या डोळ्यासमोर एक प्रकारचा पडदा निर्माण करील तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे हा बाळ हरीच्या कृपेने संपन्न झाला आहे त्याने या बाळाचे चित्त मोहून टाकले आहे तो सुसोर गळ्याने श्रीहरीचे मधुर गान करू लागला आहे त्यामुळे त्याचे चित्त निवांताने स्वस्थ होऊन गेले अशा प्रकारे त्याच्या वचनावर जे विश्वास ठेवतात त्यांना तो पावतो त्यांना इष्ट अशी फलप्राप्ती होते त्यांचा विश्वासघात कधीच होत नाही उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा अवघे पोटासाठी ढोंगू तेथे कायचा पांडुरंगू लावी अनुसंधानू काही देईल म्हणून काय केले रांडली का तुला राजे नाही तुका भर बाजारामध्ये उभे राहायचे आणि त्या ठिकाणी कथा कीर्तन करायचे हे देवाला आवडत नाही जे कोणी अशी कथा करतात त्यांचे ते सर्व पोटासाठी चाललेले ढोंग असते त्यांच्या कथेमध्ये पांडुरंग असणार नाही मला कोणी चांगली विदागी देईल का चांगलं मानधन मिळेल का या इच्छेनेच हा कथेकरी वरवरचे खोटेच आख्यान लावित असतो तुकाराम महाराज म्हणतात अरे का तू अशी कथा करून काय करतोस तू जो हा काही प्रकार करतो आहेस त्याला माझी अजिबात संमती नाही असोत लोकांची भूल शिरावरी माझी मजबरी विठाबाई आपण गिली मज आहे ते कृपाळू बहुत कनवाळू अंतरीची वेदशास्त्रे जिशी वर्णिते पुराणे तिचे मी पोसणे लढीवाळू जिचे नाम कामधेनु कल्पतरू तिचे मी लेखरू तुका म्हणे लोक अनेक प्रकारे मला बोलतात ते सर्व बोल माझ्या शिरावर असू द्या मला माझी विठाबाई ही माऊलीच चांगली वाटते ही मनाने फार कृपाळ आहे आणि तिने मला दयाळ होऊन पूर्णपणे सांभाळले आहे या विठाबाईचे वर्णन वेदशास्त्री आणि पुराणे करीत असतात अशा या आईचे मी एक असे लेकरू तिच्या पदरामध्ये आलेलो आहे तुकाराम महाराज म्हणतात तिचेच नाव कामधेनू कल्पतरू असे असून मी तिचे एक लाडके असे लेकरू आहे वाराणशी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या पंढरीशी नाही कोणा अभिमानू पाया पडे जनो एकमेका तुका म्हणी जाय एक वेळ पंढरी तयाची ये घरी यमन ये काशी गया द्वारका इत्यादी अनेक तीर्थे मी पाहिली पण त्यांची तुलना त्या पंढरपूरच्या बरोबर होऊ शकत नाही या पंढरपुरामध्ये कुणाच्या यांगी अभिमान नसतो सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात तुकाराम महाराज म्हणतात जो एक वेळ का होईना पण जो पंढरपूरला जाईल त्याच्या घरी कधी येम येत नाही सांडून या सर्व लौकिकाची लाजू हळवा यदू राजू भक्तिभावी पाहून या झाडी वरबडून पाला खाऊन विठला आळवावी वेचून या चिंध्या भरून या धागा गुंडाळून ढुंगा आळवावी का म्हणी ऐशी मांडिल्या निर्वाणू तया नारायण उपेक्षणा सर्व लौकिकाची लाज लज्जा सोडून मोठ्या भक्तिभावाने आणि प्रेमाने त्या यदुराज भगवान श्रीकृष्णाला आडवावे झाडे पाहून त्या झाडांची पाने खाऊन त्यांचा पाला वरबाडून खावा पण त्या विठ्ठलाचे चिंतन करावे रस्त्यावरील चिंध्या वेचाव्यात धाग्यामध्ये त्या एकत्र शिवाव्यात तेच वस्त्र ढुंगणाला नेसले तरी चालेल पण त्या श्री विठ्ठलाला आडवावे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे जर निर्वाण मानले तर तो हरी त्या माणसाची कधी उपेक्षा करीत नाही दह्याची अंगी निघे चाकलोनी एका मोले दोन्ही नये आकाशाचे पोटी चंद्र तारांगणी दोहीशी समान नये पृथ्वीचा पोटी हिरागार गुटी दोहोशी संसाटी करू नये तुका म्हणे तैसे संतानी जनू दोहीशी समान नये जर दह्याचं मंथन केलं तर त्यापासून ताक आणि लोणी हे दोन पदार्थ तयार होतात पण या दोन्ही वस्तू एकातूनच जरी निर्माण झाल्या असल्या तरी त्यांची किंमत एक असत नाही त्यांचं मूल्य वेगवेगळं असतं एकाच आकाशाच्या पोकळीमध्ये चंद्र आणि इतर तारे जरी असले तरी दोन्ही समान दृष्टीने कधी पाहू नयेत एकाच पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा आणि गारगोटी सापडते तरी एकाच्या बदली दुसरी वस्तू मागू नये तुकाराम महाराज म्हणतात याचप्रमाणे इतर लोक सर्वसामान्य लोक आणि संत सज्जन एकाच जगात वावरत असले तरी त्या दोघांना एकाच रीतीने कधी भजू नये तेरा दिवस झाली निश्चक्र करिता न पवशी अनंता माये बापा पाषाणांची कोळू घेऊन बैसलासी काय ऋषिकेशी झाली तुझू तुझ वरी आता प्राण मी तेजिनू हत्या मी घालीनू पांडुरंगा फार विठाबाई धरिली तुझी आसू करीन जीवा पांडुरंगा तुका म्हणी आता मांडिले निर्वाणू प्राण हा सांडिनो चंद्रभागे हे अनंता माय बापा तेरा दिवस होऊन गेले मी काही एक खाल्ले नाही काही पिलो नाही या ठिकाणी या शेळेवर मी कडकडीत असे अनुष्ठान मांडून उपवास केला आहे पण तू काही मला पावत नाहीस तू तर पाषाणाची खोळ डोक्यावर घेऊन बसला आहेस हे ऋषिकेशा तुला काय झाले आहे पांडुरंगा मी आता तुझ्यावरून माझा प्राण ओवाळून टाकीन मी माझ्या हत्या तुझ्यावरच घालीन विठाबाई मी तुझी फार आशा केली आता मात्र मी माझ्या जीवाचा नाश करीन तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता निर्वाणच मांडले आहे मी आपला हा प्राण तुझ्यावरून ओवाळून टाकीन लोक फार वाखा मंगळ झाला त्याचा त्याग केला पांडुरंगा विषया उंचलू मी पणा मुकलू शरण तुझालू पांडुरंगा घरदार वगी तेजिली नारायणा जीवीच्या जीवना पांडुरंगा तुका म्हणी पडिलू पुण्यलिका पाशी धाव ऋषिकेशी आळंगी मजू देवा हे लोक फार असून सुद्धा अमंगल असे संकट आले आहे पण देवा तुझ्या कृपेने तू त्याचा त्याग केलास नाना प्रकारच्या इंद्रियाधिकांच्या विषयामधून मी मुक्त होऊन मी पणास मुकलो आणि तुला शरण आलो आहे हे जीवीच्या जीवना पांडुरंगा मी घरदार इत्यादिकांचा त्याग केला आहे तुकाराम महाराज म्हणतात मी आता या पुंडलिकापाशी पडलो आहे ऋषिकेशी तू धावत ये आणि मला आलिंगन दे इंद्रियांची दिने मी केलो नारायणी म्हणून ऐसे सोसी काय सांगू कोणापाशी नाही अंगी बळू त्याग करीसा सकळू तुका म्हणे मोठे प्रारब्ध होते खोटे इंद्रियांच्या विषयामध्ये गुंतवून या नारायणाने आम्हाला दिन करून टाकले आहे म्हणूनच तर हे संसाराचे दुःख आम्ही शोषित आहोत आता मी हे कुणाला सांगू सर्वस्वाचा जर त्याग करावा तर तसे सामर्थ्य सुद्धा माझ्या अंगी नाही तुकाराम महाराज म्हणतात माझे प्रारब्धच फार खोटे आहेसे दिसते हाती धरू जावे तेने परतेचे व्हावी ऐसा का हुआला वाटा ही न भाग्याचा करंटा देवना संसारू दोही ठाई नाही थारू तुका म्हणे पिकू भूमी न दे न मिळे भिकू ज्याला हाताला धरायला जावे त्याने दूर व्हावे अशी अवस्था झाली आहे असे भाग्य आमच्या वाट्याला का आले मी इतका हिन भाग्याचा आणि करंटा कसा काय झालो देवाचा लाभ मला झाला नाही आणि संसाराचे सुद्धा सुख नीट मिळाले नाही दोन्ही ठिकाणी मला आधारच नाही तुकाराम महाराज म्हणतात जमीन पीक देत नाही आणि कुणी भीकही वाढत नाही अशी अवस्था झाली आहे बोली घातली रडाया नाही असो आणि माया पैसा भक्तिवाद कायू रंग बेगडीचा न्याय वेटी धरिल्या दावी भाऊ मागे याचा पाऊ काजव्याच्या ज्योती तुका म्हणे न लगे वाती पैसे देऊन रडायला बसवलेल्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत कारण त्याला खरी मायाच नसते त्याप्रमाणेच त्या भगवंताची भक्ती प्रेमाशिवाय होऊ शकत नाही बेगडीच्या वरकरणी चकाकीप्रमाणे ती व्यर्थ असते मजुराला वेठीला धरल्यानंतर त्याचा भाव मागे पाय काढून पडण्याचा असतो तुकाराम महाराज म्हणतात काजव्याच्या तेजाचा काय उपयोग त्याने काही वाती लावता येत नाहीत तरी न जन्मा यावी दास विठ्ठलाचे व्हावी नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी जाल्याचे ते फळू अंगी लागू नेदी मळू तुका म्हणे भले ज्याच्या नावे मानवले श्री विठ्ठलाचे दास व्हायचे नसेल तर जन्माला कशाला यावे म्हणजेच जर जन्माला यायचे असेल तर श्री विठ्ठलाचे दास व्हावे नाहीतर गरीब बापडी कुत्री आणि डुकरे काही थोडी आहेत दुर्गुणाचा मळ अंगाला लागू नये हेच माणसाच्या जन्माला आल्याचे फळ आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्या सज्जनांना हे विठ्ठलाचे दासत्व मानवले ते खरोखर धन्य आहेत लढते नऊ देवते संतो देवते संतो निमित्त त्या प्रतिमा मी तू शे भावे असो ठावे सकळा निराकारी ऊस दिशा येथे इच्छा पुरतसे तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट देव हाच संत असून संत हा देवाप्रमाणेच आहे त्यांच्या मूर्ती या फक्त निमित्त मात्र आहेत मी हे मोठ्या भावाने सांगत आहे हे सर्वांना नीट माहीत असावे निराकाराच्या स्वरूपामध्ये सर्व दिशा शून्य आहेत पण येथे सगुण साकाराच्या ठिकाणी मात्र सर्व इच्छा पूर्ण होऊन जातात तुकाराम महाराज म्हणतात या सगुण स्वरूपाचा माल हा रोकडा असून त्याच्या सेवनाने आपली सर्व इच्छा तृप्त होऊन जाते सर्व मनोकामना पूर्ण होते न कळी माव मुनी मागे एक अंतुरी साठी संवत्सरा मात या उदरी कैसा कळी गे पळू पळवू त्रिभुवन व्यापको सकळवू हनुमंता भेटी ला दोहींचा गरुडा विटंबना रूपा सत्य भामेच्या द्रौपदीचा भेद पुरविला समयी ऋषी पळवणी देठी लावी ताठाई अर्जुनाच्या रथी कपी स्तंभी लाव दोही पैज तेथे गर्व हरे दादूला भाव भक्ती सत्वगुण झाला तू का म्हणे सकळा छंदी खेळे आपण या भगवंताची माया काही समजत नाही नारद मुनीनी श्रीहरीकडे अनेक बायकामध्ये दिली फक्त एक मागितली आणि या नारदाला सात संवत्सरे ही मुले झाली असा हा श्रीहरी न करणारा चपळ आहे या ते सर्व त्रिभुवन व्यापून टाकला आहे याने द्वारकेमध्ये रामरूपाने हनुमानाला भेट दिली आणि गरुड आणि सत्यभामा यांची विटंबना करून स्वरूप आणि सामर्थ्य यांच्याविषयी दोघांचाही गर्व हरण केला द्रौपदीच्या मनामध्ये जो संशय निर्माण झाला होता तो ऋषीच्या वनात जांभूळ देठाला लावण्याच्या प्रसंगी नाहीसा झाला अर्जुन आणि मारुती यांची शेतूबंधनाबद्दल पैज लागली यावेळी या श्रेष्ठ श्रीहरीने त्या दोघांचीही पैज खोटी ठरवून हनुमंतास अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर युद्धाच्या वेळी स्थापन केली तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या ठिकाणी भावभक्ती आहे त्याला तो सत्वगुणी करतो आणि दुर्जनांचा तो नाश करतो अशा प्रकारे सर्व छंद हाच आपण होऊन खेळत असतो उदारा कृपाळा गा देवांच्या देवा तुझ सवी आता आमुचा दावा कैसा जाशी सांगू आता मज पासुनी केली वाता हात दिली संसारा पाणी अवघी आवरुणी तुझी लाविली पाठी आता त्या विसर सोहम कोहमच्या गोष्टी तुका म्हणे आता चरणी घातली मिठी पडिली ते पडो तुम्हा माशी तुटी हे देवांच्याही देवा तू कृपाळू आणि अतिशय उदार आहेस मी तुझ्याबरोबर प्रतिज्ञा करून दावा निर्माण करतो आहे आता तू माझ्यापासून कसा जाशील तेच मला सांग कारण मी आपल्याच संसारावर पाणी सोडून त्याची आता वाताहात केली आहे मी माझ्या सर्व व्रती नीट आवरून धरल्या असून तुझ्याच पाठीशी लावल्या आहेत आता तू त्या सोहम कोहमच्या गोष्टी विसरून जा तुकाराम महाराज म्हणतात मी आता तुझ्या चरणावर मिठी घातली असून आता तुमची आमची तुटी झाली तर होवो पण तुझे चरण मात्र मी काही केल्या सोडणार नाही झाली होती काया बहु म्हणिनो देवराया तुमच्या उजळली नामी चित्त प्रक्षाळिली प्रेमी अनुतापी झाला झाडा प्रारब्धाचा केला तोडा तुका म्हणी पायी ठेवून झालो उतराई हे देवराया माझा देह फारच मलिन झाला होता त्याची शुद्धी तुझ्या नामचिंतनाने झाली त्या योगामुळेच माझे चित्त प्रेमाने शुद्ध केले आहे अनुतापाच्या योगाने सर्व हिशोबाचा चुकता झाला आणि प्रारब्धाचा सुद्धा संबंध तुटून गेला तुकाराम महाराज म्हणतात मी हा माझा देह तुझ्या पायावर ठेवून आता उतराई झालो आहे हाजी आनंदुरे एकी परमानंदुरे जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे विठोबाची वेळी आम्हानंदू सदा गाऊ नाचो वाऊ टाळी रंजवू गोविंदा सदा सन शांत आम्हा नित्यो दिवाळी आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाकू संत दिकते आमचे कौतुक आज आम्हाला परमानंद स्वरूपाच्या प्राप्तीचा आनंद झालेला आहे कारण जे वेदांना श्रुतींना सुद्धा जे समजले नाही ते गोविंदाचे स्वरूप त्याच्या नामस्मरणाने आम्हाला समजले आहे आम्ही जाणले आहे आम्ही या विठोबाचे वेडी वाकडे मुले असून आम्हाला सदोदित आनंदच आहे त्यामुळे आम्ही सतत त्यालाच मुखाने गाऊ त्याच्याच नादाने नाचू आणि चाळी वाजून त्या गोविंदालाच रंजवू असा हा आनंदाचा दिवाळीचा सण आम्हाला खरोखर नित्याचा झालेला आहे कारण आम्हाला हा परिपूर्ण असा बलिष्ठ देव सहाय्यकारी म्हणून प्राप्त झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आता जन्ममरणाची भीती नाही संकाधिक संत हे आमचे आता सॉरी आता तर सॉरी संकाधिक आदी संत हे आमचे बनले आहेत प्राणी आईक बीजमंत्र उच्चारी प्रतिदिनी रामकृष्ण मनका मुरारी हेची साधन रे तुझ सर्व सिद्धींचे नाम उच्चारी पा गोपाळाचे वाचे उपास पारणे न लगे वनसे वनू न लगे धुम्र धूम्रपान तापनो तापनू सुखाचे काही नवेचे भांडारू कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हे सारू हे जनलोक हो रामकृष्ण मुरारी हा एक बीजमंत्र रोज वाणीने का बरे उच्चारित नाहीत सर्व सिद्धींचे हेच एक साधन आहे वाणीने त्या गोपाळाचे नाम उच्चारणे फक्त एवढेच तू करावेस याशिवाय तुला कुठल्याही प्रकारचे उपवास रानावनात जाणे पंचाग्नी साधना करणे धूम्रपानाचा त्रास करून घेणे इत्यादी कठीण साधने करण्याची अजिबात गरज नाही तुकाराम महाराज म्हणतात हे नामसाधन फुकटचे आणि सुखाचे असून कोट्यावधी यज्ञांच्या पेक्षाही सारभूत आहे विठ्ठल कीर्तनाचे अंती जय जय हरी जे म्हणते तेची सुकृताचे फळू वाचा रामनामे निखळू बैसोनी हरिकथेशी होय सावधू चित्ताशी तुका म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला भवक्रमू श्री कीर्तन केल्यानंतर कीर्तनाच्या शेवटी जय हरी विठ्ठल जय जय हरी असे जे लोक नामस्मरण करतात तेच त्याच्या पुण्यकर्माचे फळ आहे वाचेने निव्वळ रामनामाचा उच्चार करावा श्रीहरीच्या कथेस बसून चित्त सावध ठेवावे तुकाराम महाराज म्हणतात अशांचा संसार आणि जन्म सफळ झाला असून त्यांच्या सर्व जीविताच्या श्रमांचे सार्थक झाले न चलवी पंथो वेच नसता पालवी शरीर विटंबिले वाटी भीक मागावी न करी रे तैशी आप आपणा नित्य राम राम तुम्ही सकळ म्हणा राम मनविता रांडा पुरे निरविशी पडशी अमा हाती विती चौऱ्याऐंशी मुखे नाही राम ही आत्महत्यारा का म्हणे लाज नाही तया गहुवारा तुमच्या संग्रही जर रामनामाचे वचन नसेल तर आयुष्याचा मार्ग चालवणार नाही त्याच्याशिवाय शरीराची विटंबना होऊन भीक मागण्याचा प्रसंग येईल तेव्हा तुम्ही आपापल्या ठिकाणी तसे न करता नित्य सर्वजण मुखाने रामनामाचा उच्चार करा रामनामाचा उच्चार करताना बायका मुलांच्या निर्वाण निर्वीची चिंता तुम्ही कशाला करता हे नाम घेतले नाही तर तुम्ही यमाच्या हातामध्ये सापडून चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फेऱ्या फिरत राहाल तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मुखामध्ये रामनाम नाही त्याने आत्महत्या केली आहे असे समजावे त्या गावढळ मूर्खाला काहीच लाज नाही असे समजावे एसी निघता पाषाणांच्या सांगडी बुडता मध्यभागी ते कोण घाली उडी न करी रे तैसे आप आपण पतंग जाय वाया जीवे ज्योती घालून या सावधपणे सोमवल वाती भरून या प्याला मरणांती वैद्य बोलावी तू गहिला तुका म्हणे करी ठाईसाची विचारू जव नाही पातला येमाचा किंकरू दगडाची नाव करून त्या नावेमध्ये बसून नदीचे पहिले तीर गाठण्यास निघाला असता मध्येच एखादा बुडाला तर त्याला वर काढण्यासाठी कोण बुडी मारणार याप्रमाणेच आपला घात आपणच कधी करू नये दिव्यावर झडप घातल्याने पतंगाचे जीवनच नाहीचे होते म्हणजे पतंग मरून जातो सावध बुद्धी ठेवून जो सोमोल विषयाचे प्राशन करतो त्याने मरणाच्या वेळेस सावधपणे त्वरित वैद्यास बोलवले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत यमाचे दूत आलेले नाहीत तोपर्यंत तू आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा विचार कर आणि आत्मा प्राप्त करून घे द्याजी माझा विचारून या विभागू न खंडे हा लागू आजपणे किती नेनो तुम्हा सहा ते कटकटू आम्हीच वाईट निवडलो ते करिता कलहो जीवाचे साठी हे तुम्हा ओखटे ढाळ देवा तुका म्हणे धीर कारण आपुला तुम्ही तो विठला माया तू माझा जो काही वाटा असेल तो नीट विचार करून मला द्या नाहीतर हा लाभ मिळावा यासाठी आम्हाला उगीच तुमचा पाठलाग करावा लागेल तुम्ही ही आमची कटकट किती सहन करता हे काही कळत नाही आम्हीच या कामी वाईट म्हणून ठरतो आम्हाला जीव जाईपर्यंत तुमच्याशी भांडण करावे लागते ही तुम्हाला अतिशय वाईट खोड लागलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला आपला धीर वाटावा हेच एक कारण आहे विठला तुम्ही तर मायेच्याही पलीकडचे आहात हा मुची ठावकी तुम्हा वासू बळीवंत दोषो केली भोगू काय हा सांगावा नसता नव लागू मैंदपणे भाव भुलवणीचा एका पळवणी एका पाठी लावा कवतुक देवा तू तुका म्हणे जानी असे चेतविली त्याच्याने उगले कैसे नव्हे देवा आम्हाला गर्भवास होतात हे तुम्हाला माहीत आहे कारण आम्ही फार मोठे दोषात्मक असे भोग भोगलेले असतात हा नसता नवलाव तुम्हाला काय मी सांगावा कपटाने लोकांना भुलवण्याचा तुमचा भाव दिसतो एखाद्याला पळवून तुम्ही दुसऱ्याला त्याच्या पाठीशी लावता आणि हे सर्व कौतुक तुम्ही पाहत बसता तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे ज्याने चेतवले त्याला ते शांत करता येत नाही काय म्हणजे तुम्हीच जर चेतवता तर तुम्हीच आता सर्व काही शांत करा निर्दयाशी तुम्ही करिता दंडनू तुमचे गाराणे कोठे द्यावे भाकी तो करुणा ऐकते कानू उगलेची मौन्य धरली ऐसे दीनपणे पायी पाय भिडावूनी मंजुळा वचने विनवितसे का म्हणे गाठी मनाची उकला काय जे विठला पाहतसा जो निर्दय आहे निर्दयपणे जो वागतो त्याला तुम्ही दंडन करता त्याला शासन करता पण तुम्ही जर निर्दय झालात तर हे तुमचे वागणे हे तुमच्या गाराने मी आता कुणाजवळ गाऊ मी तुमची अशी करुणा भाकीत आहे आणि ती तुमच्या कानावर येत आहेत मग तुम्ही शांतपणे असे मौन धरून का बरे बसले आहात मी दिनपणाने तुमच्या पायाकडे दृष्टी भिडवून आहे आणि मंजूळ वाणीने तुम्हाला विनंती करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी जो काही गैरसमज आहे तो उकलून दाखवा आमच्याकडे नुसते पाहता काय नसतो की विलवानी काही तुमच्या कृपादानी हे चितयाची ओळखी झाले टवटवितमुखी वाया जात नाही वचन प्रीतीचे ते काही तू का म्हणे देवा सत्य ते अनुभवा देवा तुमच्या कृपेचे दान जर मला मिळाले असते तर ही अशी माझी केविलवानी अवस्था माझ्या मनाची झाली नसती ज्याचे मुख टवटवीत आहे आणि ज्याचे चित्त संतुष्ट झाले आहे त्याच्यावर कृपा झाली असे समजावे आणि तीच त्याची खरी ओळख आहे तुमच्या आणि आमचे काही प्रीतीचे भाषण झाले तर देवा ते काही वाया जाणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मला हेच खरोखर अनुभवाला येत आहे झालो तसाचे दास रावणे काचे हे का मिळते उचित तुम्ही नेना कृपावंतू सिंहाचे ते पिले जाय घेऊन या कोल्हे तू म्हणे नासू आम्हा म्हणविल या दासू देवा मी जे खरोखर दास झाल्यानंतर मग तुझ्या ज्ञानात कच्चे का म्हणून राहू हे कृपावंता आम्हाला जे मिळते ते उचित अथवा अनुचित हे तुम्हाला समजत नाही का सिंहाची पिले कोल्ह्याने धरून न्यावीत असे कधी कुठे घडले आहे काय तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणेच तुमचे दास म्हटल्यानंतर आमचा नाश होतो हे बोलणे खरे नाही देवाच्या उद्देशे जेथे जेथे भावू तो तो वशे ठावू विश्वंभरे लोभाचे संकल्प पळाली आवरी कैची तेथे वरी पाप पुण्या शुद्ध भक्ती मनो झाली या निर्मळू प्रचळी विटाळू वज्रलेपू तुका म्हणे ज्याचे तयाशी करी प्रांत येतो फळे कळू मगू देवाच्या उद्देशानं ज्या ज्या ठिकाणी भावना धरावी त्या त्या ठिकाणी विश्वंभर आहे असे दिसते एखाद्या लाभाचे संकल्प दूर झाल्यानंतर त्या ठिकाणी पाप पुण्यास स्थान राहत नाही मन निर्मळ झाल्यानंतर श्रीहरीची भक्ती शुद्ध होते आणि मनच मलिन असेल तर वज्रलेपासारखा विटाळ अंगीची करतो तुकाराम महाराज म्हणतात असे हे ज्याचे त्यासच समजत असते जशी त्याची फळाची इच्छा असेल तशीच ती फलद्रूप होत असते कडसनी धरिता अडचणीचा ठाऊ म्हणवणे जीव त्रासलासे लौकिका बाहेरी हो निराळा तू जमीन वेगळा नाही तुझा संकोचाने नाही होत धरणीवरी उरवली उरी काय काजू तू का म्हणे केली छेची सारखी नाहीचे पारखी येथे कोणी जर तसा विचारपूर्वक शोध करीत जावे तर तसे अडचणच निर्माण होत जाते म्हणूनच माझा जीव आता त्रासून गेला आहे यासाठी मी सर्व लौकिकाच्या बाहेर येऊन निराळाच होऊन राहिलो आहे आता मला तुझ्याशिवाय वेगळे असे स्थानच नाही या ठिकाणी मी संकोच केला तर माझी इच्छा तृप्ती कधीच होणार नाही आणि मग संकोच मनामध्ये ठेवण्याचे कारण तरी काय तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या इच्छेप्रमाणे केले असून आता तेथे तुझ्याशिवाय दुसरे कोणी परके राहिले नाही हे जतन करा जाणू धरुणी चरणू राहिलो तू हानिक काही न घली भारू भवत फारू साकडे घ्यावी माझ्या हाते सेवा हेची देवा विनवणी तुका तुमचा मनवी दासू तेने आसू पुरवावी तेव्हा मी तुमचे चरण धरून राहिलो आहे आणि हेच दान तुम्ही मला जे दिले आहे ते नीट जतन करून ठेवा याशिवाय मी दुसरा कुठलाही भार तुमच्यावर घालीत नाही आणि फार मोठ्या अशा संकटामध्येही टाकीत नाही माझ्या हातून तुम्ही सेवा घ्यावी देवा हीच माझी तुमच्याजवळ विनवणी आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचा दास म्हणवीत असल्यामुळे माझी तुम्ही ही इच्छा पूर्ण करा आपल्याच स्पंदी जेथे तेथे घेती छंदे पडिला सत्याचा दुष्काळू बहु फारू झाली घोळू विश्वासाचे माठू त्याचे कपाळी ते नाटू तुका म्हणी घाना मुढा तीर्थी प्रदक्षिणा काही लोक आपल्याच अभिमानाने आग्रह धरीत असतात त्यामुळे सर्वत्र सत्याचा दुष्काळच पडलेला असून फारच घोटाळा निर्माण झालेला आहे जे मतिमंदानी मूढ लोक विश्वास धरीत नाहीत त्यांच्या कपाळी नादच लागतो त्यांना काहीच प्राप्त होत नाही तुकाराम महाराज म्हणतात घाण्याच्या बैलाप्रमाणे हा मूर्ख तीर्थामध्ये जाऊन प्रदक्षिणा करीत असतो पण घाण्याचा बैल त्या घाण्याभोवती फिरत असतो त्याला कसल्याही प्रकारचं पुण्य प्राप्त होत नाही त्याप्रमाणेच असे मूर्ख लोक तीर्थयात्रेला जातात तिथं प्रदक्षिणा करतात ते सुद्धा या घाण्याच्या बैलाप्रमाणेच आहेत असेच समजावे उद्वेगाची धाव बैसली आसनी पडिले नारायणी मोटळेही सकळ निश्चिंती झाली हा भरवसा नाही गर्भवासा येणी ऐसा आपुलिया नावी नाही आम्हाजिनी अभिमानतेने नेला देवी तू का म्हणीचळे काची या सत्ता आपुले मिरविता पणी ऐसे सर्व व्रतीसहित मी माझ्या देहाचे मुटकुळे या भगवंताच्या ठिकाणी समर्पण केले असल्यामुळे माझ्या सर्व चित्ताची धाव याच एका ठिकाणी जाऊन बसली आहे त्याच ठिकाणी स्थिरावली आहे म्हणूनच मी सर्व चिंतातून मुक्त झालो असा भाव मला आता प्राप्त झाला आहे आता पुन्हा मला गर्भवासास येण्याचे कारण नाही माझा सर्व अभिमान त्या देवाने नेला असल्यामुळे माझे जिने माझ्या स्वतंत्र अशा नावाने उरलेलेच नाही तुकाराम महाराज म्हणतात माझे हे शरीर त्याच्याच एका सत्तेने चालते म्हणूनच मी आपलेपणा टाकून आता पूर्णपणे रिकामा झालो आहे बहुता पुरेसा वाणू आले धनु घराशी घ्या रे फुका मुले विनू नारायण न भुला ऐका निवळल्या म्हणे बरवे काने सादरू तुका म्हणे करुणी अंती निश्चिती हे ठेवावी अनेक लोकांना पुरेल अशा परमार्थ विचाराचा माल आमच्या घरी धन रूपाने आलेला आहे याला काही मोल नाही हे फुकटचे धन तुम्ही लुटून न्या या नारायणाला चुकू नका मी जे हे काही सांगत आहे ते नीट शुद्ध मनाने आणि तत्परतेने कान देऊन ऐका तुकाराम महाराज म्हणतात शेवटी निश्चिंत व्हावे म्हणूनच असा संग्रह करून ठेवावा माझी मज जाती आवरली देवा न व्हावा या गोवा इंद्रियांचा कास या मी तुझा मनवितो दासू असतो उदासू सर्व भावी भयाची भेनी धरिली कासू न पुरता असू काय थोरी तू का म्हणे आप आपली जतनू कैचे थोरपणू मग तुम्हा माझी इंद्रिय जर मला आवडली असती या इंद्रियांच्या अधीन होण्याचे बंधन नसते आणि संसाराविषयी कायावाच्या मनाने पहिल्यापासूनच मी जर अनासक्त असतो तर हे देवा मी स्वतःला तुझा दास असे कशाला म्हणून घेतली असते जन्म मरणाच्या भीतीने तुझी कास धरली आहे तरी आता इंद्रियांना आवरण्याची आणि जन्म मरण निवृत्तीची इच्छा तू जर पूर्ण नाही केलीस तर मग तुझे महत्व ते काय राहिले तुकाराम महाराज म्हणतात आमची इंद्रिय आम्हाला आवडली गेली असती तर तुम्हाला मोठे पण आलेच नसते विनवी तो तरी आणि तोशी परी याचकाने काने थोरी दात याचे आमुचे हे काही असो द्या उपकारू एकल्याने थोर कैसे तुम्ही न घ्यावी जी काही बहुसाल सेवा गौरव तो देवा यत्न किजी तू का म्हणी नाही आमची मिराशी असा विषय ऐशी दुबळीची तुम्हाला जशी जशी अधिक विनवणी करीत आहे तसे तसे तुम्ही उगीच थोरपणाचा मोठेपणाचा हा वाणीत आहात पण हे लक्षात ठेवा की दात्याचा थोरपणा हा याचकामुळेच असतो आम्ही भक्त जर नसतो तर तुम्हाला एकट्याला कसा काही थोरपणा प्राप्त झाला असता यासाठी आमचे सुद्धा काहीतरी उपकार माना ना देवा आमची सेवा पुष्कळ दिवस घेऊ नका जी काही आजवर सेवा घेतली त्याबद्दल तुम्ही आमची अपेक्षा पूर्ण करून आमचा गौरव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जन्मोजन्मी असेच दुःखीहीन असावे असा आमचा काही कुल परंपरागत हक्क नाही आम्हाला सुद्धा काही महत्वाकांक्षा आहेत आम्हालाही असे वाटते की इतके दिवस जी देवाची सेवा केली त्याबद्दल देवाने आमचा गौरव करावा आणि आमचे दुःख दैन्य नष्ट करून टाकावेत हे काय शेक होते कोण्या काळी समर्थाच्या बळी काय नव्हे घालून बैसलो मिराशिस पाया जिंको देवराया संदेह नाही केला तू संधी आता काही वाढू वारीन हे आडू काम क्रोध तू कामणी झाली आळसाची धाडी नवती आली जोडी कळू साचू कोणत्याही काळामध्ये एक एक सारखे होणे कसे शक्य आहे मोहरीचा पर्वत आणि रेड्याचा घोडा कधीही होणे शक्य नाही पण समर्थाच्या सत्तेने काय असे होत नाही जेव्हा मी वंश परंपरागत तुमच्या सेवेचा आधार घेऊन शांत बसलो आहे त्यामुळेच आता मी तुम्हाला जिंकू शकेन याबद्दल मला मुळीच शंका नाही एकदा जो मी निश्चय केला असेल तो मी कदापि सोडणार नाही तुमच्या प्राप्तीला आड येणाऱ्या काम क्रोधाधिकांना मी बाजूला सारीन तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची प्राप्ती कशी करून घ्यावी याचे खरे वर्म मला इतके दिवस कळले नव्हते कारण माझ्यावर आळसाने धाड घातली होती झाले समाधान तुमचे धरिले चरणू आता उठावेचे मना येत नाही नारायणा सुरवाडी कपणे जेथे सापडले केने का म्हणे भोग गेला निवारला लागू देवा मी आता तुमचे चरण धरले आहे त्यामुळे माझे मन समाधान पावले हे नारायणा तुमच्या चरणापासून उठावे असे मनाला वाटत नाही ज्या पायाजवळ मला विना सायासाने मोक्षरूपी माल सापड नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या संचित कर्माचा भोग नष्ट झाला आणि देहाभिमानाचा संबंध निवारला आहे मुखाकडे वास पाहि करुणी आसू आता होईल ते श्री मनोगतो आज्ञाधारी तुम्ही अंगीकारू केला पाहिजे हे सारू तुका म्हणे दोरी उभा याच कमी हरी मी मोठ्या आशेने तुमच्या मुखाकडे तक लावून पाहत आहे आता तुमच्या इच्छेप्रमाणे जी आज्ञा होईल ती मी शिरसावंद्य माने कोणत्या तरी निमित्ताने तुम्ही माझा अंगीकार करावा हाच माझ्या सेवेचा उद्देश आहे तुकाराम महाराज म्हणतात हे हरी मी भिकारी तुमच्या दाराशी उभा आहे नाही माया भार तुम्ही घेत हा विचार जाणून या केली दुरी लांगेशी लावली आता बोलावे आवडी नाम घ्यावे घडी घडी तुका म्हणे दुरी देवा खोटी ऐशिवरी देवा तुम्ही आपण होऊन माझ्या योगक्षमाचा भार आपल्या शरीरावर घेत नाही ती जबाबदारी पत्करीत नाही हा तुमचा विचार जाणून मी आता असे करत आहे की दूर असलेला जवळ घेऊन तुमच्या अंगाशी अगदी चिकटला आहे आता तुमच्याशी मी प्रेमाने बोलावे आणि वेळोवेळी नाम घ्यावे असे मी ठरवलं आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्यापासून मी दूर राहणे आणि जीव दशेने उरणे हे वाईट आहे म्हणून मी तुमच्या जवळच राहीन जोड जुडभारी आता अवघे तुम्हावरी झालो अंकी तो अंकिला तुमचा मुकलो मागिला करी तुझे कामू माझी सेवा तुझे नाम तुका पाया लागे काही ने दे नान मागे आता माझ्या सर्व संकटाचा भार मी तुझ्यावरच घातला आहे मी तुमच्या दासांचा दास झालो त्यामुळे मागे लागलेल्या प्रपंचाच्या दुखाला मुकलो तुझे नाम घेतो आणि तुम्ही सांगितलेले काम करतो हीच माझी आता सेवा आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पायाला लागत आहे याशिवाय तुम्हाला मी अधिक काहीच देऊ शकत नाही आणि काही मागूही शकत नाही तुम्ही आम्ही भली आता जालो चिंता काशाची आपुलाली आलो स्थळी मौन कळी वाढेना सहज जे मनी होती ते उचित उघडली तू का म्हणी नसती अंगा येत सांगा सारीखी देवा तुम्ही जे आम्हाला सेवा करण्याचे जे प्रेम दिले आम्ही सुद्धा त्या प्रेमाने तुमची सेवा करीत आहोत त्यामुळेच तुम्ही आणि आम्ही दोघे सुद्धा आपापल्या परीने चांगले झालो आहोत माता चिंता कशाची तुम्ही आम्ही दोघे सुद्धा शव्य आणि शेवक भावाच्या जागी स्थिर आहोत आपल्या दोघांनाही जे काही पाहिजे होते ते मिळाले आहे आता गप्प बसणे हेच बरे कारण गप्प बसल्यावर कलह वाढण्याचे कारण नाही तेव्हा इतके दिवस माझ्या मनात असे होते की तुमच्या आमच्यामध्ये कलह नसावा भांडण नसावी आणि शव्य शेवक भाव असावा त्याप्रमाणे आता सर्व योग्य रीतीने उघड झाले आहे हे देवा आम्ही सेवक आणि तुम्ही स्वामी या नात्याने तुम्ही आम्ही आता अगदी ठीक आहोत आपापल्या ठिकाणी योग्य आहोत स्थिर आहोत आता चिंता कशाची आहे तुम्ही स्वामी आणि आम्ही सेवक या आपापल्या स्थानी आपण आता असल्यामुळे मौन नाही आता भांडण वाढणार नाही जे माझ्या मनामध्ये होते तेच तुम्ही योग्य रीतीने उघडकीस आणले तुकाराम महाराज म्हणतात ज्याची जशी संगत असेल त्याप्रमाणे अंगी नसलेले गुणही येत असतात